विष्णुदासा भोगू जरी या मा पिडारू तरीही दिसे लाजिरवाणे काय तुम्हासी सांगणे आम्हा काळी खावे बोलिले ते वाया जावे तू का म्हणी दासू आम्ही भोगू गर्भवासू देवा जर वैष्णवांना किंवा विष्णुदासांना जर दुःखाचे भोग आणि अनेक प्रकारचे रोग जर भोगू लागले तर देवा तुम्हालाच ते चार लोकांमध्ये लाजिरवाने दिसेल हे तुम्हाला काही सांगावे लागते आम्हाला काळाने खाऊन टाकले आणि आमचे बोलणे वाया जाऊ लागले तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विष्णुदास गर्भवासाचे दुःख भोगू लागलो तर ते तुम्हाला बरे दिसणार नाही किंवा आम्ही तुझे दास गर्भवासाची दुःखे भोगायला तयार आहोत भावे गावे गीतो शुद्ध करो नियाचितो तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाऊ अनेकांचे कानी गुण दोष मनानानी मस्तको ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचनो जेने राहे समाधानू तुका म्हणी फारू थोडा तरी परोपकारू आपले चित्त शुद्ध करावे आणि प्रेमाने हरीचे नामगीत गावे तुला जर देव हवा असेल तर हा त्याच्या प्राप्तीचा अतिशय सुलभ असा उपाय आहे दुसऱ्या कुणाचेही गुणदोष कानावर येऊ देऊ नकोस एवढेच नव्हे तर मनात सुद्धा आणू नकोस संतांच्या चरणावर मस्तक नम्र कर नेहमी असे बोलत जा की ज्यामुळे तुझ्या आणि दुसऱ्याच्या मनाला समाधान वाटेल तुकाराम महाराज म्हणतात तर मन धनाने थोडाफार तरी उपकार कर हे सर्व देवाच्या प्राप्तीचे उपाय मी तुला सांगित आहे वचनते नाही तोडित शरीरा भेदतांतरा सिंग काही न काशाही कारणी संदेह निधानो देहबळी नाही शब्दमुखी लागतो तिखटू नाही जड होतो पोटतेने तू का म्हणे जरी गेले अहंकारू तरी वशे घरो नारायणू कुणी जरी वाईट वचन बोललं तरी ते वचन काय आपल्या शरीराला तोडीत नाही पण मनाला मात्र ते वज्रासारखे भेदून जाते कोणत्याही कारणाने काहीही सहन होत नाही याविषयीचा सर्व संदेह जर आपला देह देवाला बळी दिला त्यावेळेला फिटून जाईल वाईट शब्द बोलणाऱ्याच्या तोंडाला तिखट लागत नाही आणि तो ऐकणाराचे पोट सुद्धा जड होत नाही तुकाराम महाराज म्हणतात जर अहंकार गिळून नाही सकेला तरच हृदयरूपी घरामध्ये नारायणाची वस्ती होईल किंवा हृदयरूपी घरामध्ये नारायण आपली वस्ती करेल नहू आता जीवी कपट वसती मग का कळते कोणा यावी सत्याची मापी गाठी नये नाडू आधी अंत गोडू नारायणू चोखटिया नाही विटाळाचा घातू साच ते साचा तो साचा पुढे विचारली वाटू तोळू बुद्धी पुढे बळू तृण तुल्यू आहाराच्या घाशी पचोनी आजिरी वासना उरे उर्वरितू तू का म्हणी ताळा घाला वचनी तू माझी जननी पांडुरंगी माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या मनामध्ये कधी सुद्धा कपटाची वस्ती होऊ नये असे झाले तर मग मी कुणापुढे काकुळतला यावे खऱ्याच्या मापाने पदरी काही सुद्धा तूट येत नाही आणि सत्याच्या आदिअंती नारायण गोडच असतो जे खरे आणि शुद्ध आहे त्याला विठळाचा कधीच आघात होत नाही खरेपणाने खऱ्याचाच साठा अधिकाधिक वाढत जातो मी नीट विचार करूनच ही सोपी वाट चालत आलो आहे माझ्या या बुद्धीपुढे सर्व बळ हे गवताप्रमाणे आहे आहारामध्ये जो घास पोटात जातो तो नीट पसला पाहिजे तर पुन्हा शिल्लक राहते ते सेवन करण्याची इच्छा राहील तुकाराम महाराज म्हणतात या वचनाचा ताळा तुम्हीच आपल्या मनाशी घालावा कारण पांडुरंगा तूच माझी आई आहेस नवती ही माझी जायाची भूषणी असे नारायणे उचित केली शब्दाच्या उनी रत्नाची या माळा मुळीचा जिव्हाळा झरवणी अर्थांतरी असे अनुभव सेवन परिपाकी मन साक्षी थे तू का म्हणी मज सरते परते हे नाही अनंते उरू दिली माझी ही भूषणे जाणारी नाहीत या देवानेही असे फारच अतिशय चांगलं केलं आहे माझ्या कवित्वाचा मुळचाच झरा जिव्हाळ्याचा असल्यामुळे त्याच्या साह्याने शब्दांच्या रत्नाची माळ ओवून मी तयार करीत आहे अनेक अर्थांचा अनुभव सेवन करण्याचा मला खूप अनुभव आहे ज्याचे असे मन परिपक्व झाले आहे तोच याला साक्ष देईल त्यालाच हे समजून येईल तुकाराम महाराज म्हणतात ही अनंताने दिलेली माझी कवित्वाची स्फूर्ती कधीही न संपणारी आहे सहज लिळा मी साक्षी याचा नये वंचो वाचा ऐसे झाले उपक्रमे वधे निशब्दाची वाणी जे कोठे बंधने गुंपोने तमनाशी परी व्यवहारा वेगळा रवी प्रभाकळा जनू तू का म्हणे येथे गेला अतिशयू आता पुन्हा नये तोंड जाऊ या जगामध्ये सर्व लोकांचा मी साक्षी आहे त्यांचा वाणीने त्याग करू नये असे झाले आहे माझी वाणी निशब्द तत्वाचेच निरूपण पहिल्यापासून करीत आले आहे ती कुठल्याही बंधनामध्ये कधी गुंतून पडली नाही सूर्याच्या प्रकाशामुळे सर्व अंधार नाहीसा होऊन जातो त्यामुळे सर्व जगाचे व्यवहार सुरू राहतात आणि स्वतः सूर्य मात्र या व्यवहारापासून सर्वस्वी वेगळा असतो निराळा असतो तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी मी माझा आग्रहीपणा सोडून दिला आहे आणि त्याने आपले तोंड मला पुन्हा कधीही दाखवू नये बोलालयाता पुल्या पुरते मज यानंते गोविली झाडीला न सोडी हातीचा पालवू वेधी वेधे जीव वेधीला तुमचे ते शब्द या गोष्टी मज सवे मिठी अंगसंगी तू का म्हणे तुम्हा होईल हे परी अनुभववरी येईल मगू तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर आपल्या पुरतेच बोला कारण मला या अनंताने आपल्या वेधात गुंतवून ठेवला आहे मला या अनंताचा पूर्णपणे वेध लागला आहे माझा पदर त्याने जो धरला आहे तो कुणी हिसडून टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो हातून सुटत नाही त्याने अशा प्रकारे आपल्या वेधाने माझा जीव सर्व वेधून टाकला आहे तुमच्या गोष्टी मला आता कोरडेपणाच्या वाटू लागल्या आहेत कारण त्या प्रभूने मला अंगसंग देऊन मिठी मारली आहे तुकाराम महाराज म्हणतात असा प्रकार नंतर तुम्हाला सुद्धा अनुभवाला येईल जैशा तुम्ही दुरी आहात तैशा राहा अंतरे नका येऊ देऊ आळू अंगी गोपाळू जडलाशी अवघाहाची राखा काळू विक्राळची भोवता तुका म्हणी मजाईशा होता पिशा जगनिंदू तुम्ही जिथे आहात त्याच अंतरावर माझ्यापासून अगदी दूर राहा कारण माझ्या अंतरंगामध्ये गोपाळाने प्रवेश केला आहे म्हणून तुम्ही माझ्यावर उगीच कसला तरी आळ घेऊ नका तुमच्या भोवती असणाऱ्या विक्राळ आणि भयानक काळाचेच तुम्ही रक्षण करीत राहा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर माझ्यासारखेच वेळे झालात तर मात्र जगाकडून तुमची निंदा होईल घेता गीतावानू बहु कठीण परिणामी जीवासाठी गौरव वाढे आहात जोडे ते नव्हे जरी होय उघडी दृष्टी तरी गोष्टी युद्धाच्या तुका म्हणी अंगा येता तरी सत्ता धैर्याची सतीचे वान घेणे हे खरोखर अवघड आणि कठीण आहे कारण त्याचा परिणाम फार दुष्कर आहे जीवाची पर्वा न करता जर काम केले तरच आपला गौरव वाढतो उलट वरवर जर काही तुम्ही करीत राहाल तर ते व्यर्थ होऊन जाईल त्याने काही साध्य होणार नाही ज्याची दृष्टी युद्धाविषयी उघडी झाली आहे निर्ढावलेली आहे त्यानेच युद्धाच्या गोष्टी कराव्यात तुकाराम महाराज म्हणतात असे प्रसंग अंगाशी आल्यानंतर धैर्याचीच सत्ता चालते इतर येरा गाबाळ्याचे काम नाही आडवा तू भाव असे दाटो निया प्रभाव देव नाही एक विधू एक भाव असे शुद्धू भेदा भेद आटी नाही फार कोठे तुटी तुका म्हणे गोवा उगवा व्यवहाराचा हेवा ईश्वर हा प्रकाश रूपाने या विश्वाला आडवा उभा असा दाट भरून राहिला आहे हा देव काही एकविध नाही पण भाव जर शुद्ध असेल तर तो एक होतो भेदाभेद मोडण्याची केवळ पोपटपंची आणि घटापटाची जर खटपट केली तर तो वाद कधीच तुटणार नाही तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाच्या व्यवहारातील हवेचा जे हव्यास आहे त्याचा गुंतवा प्रथम सोडवावा एका बोटाची निशाणी परिपाक नाही म्हणी तरी ती संपादिली सोंगू कारणा वाचून वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेने वर्मू अतिशय पापू तुका सत्यो करी मापू वैष्णव हे बोटाने कपाळाला बुका लावतात ही त्यांची खून आहे पण त्यांचे मन जर वैष्णव धर्माविषयी परिपक्व नसले तर त्याचा त्या चिन्हाचा काय उपयोग नाही मग त्या वैष्णवाच्या सोंग संपादनीचा उपयोग होत नाही मनाची परिपक्वता हे कारण त्यामागे नसते सर्व जग विष्णुबाई असल्याचे ओळखणे या वैष्णव धर्मास ते कधी ओळखत नसतात तुकाराम महाराज म्हणतात अशा वागण्यामुळे मोठेच पाप घडून येते मी तसे न वागता सत्यत्वाने माप धरीत आहे आणि वैष्णव धर्म सुद्धा जाणत आहे सत्यत्वशी घेणे भक्तीचा अनुभव स्वामीचा गौरव इच्छितसे मग ती अविटो न भंगे साचारू पावले विस्तार फिरून वाणी वदे त्याचा कोणाशे विश्वासू अभय करे दासो सत्यतई तुका म्हणी आधी न करी तातडी पायी झाली जोडी तेने शुद्धू आपल्या जीवनात एकदा तरी खऱ्या भक्तीचा अनुभव घ्यावा आणि माझ्या भक्तीचा स्वामी विठ्ठलाने गौरव करावा अशी मी मनात इच्छा धारण करीत आहे भक्तीचा खरा अनुभव अविहित आणि अविनाशी असतो एकदा भक्तीचा विस्तार झाला म्हणजे तो भक्त फिरून या संसारामध्ये येण्याचे जाणत नाही आणि संसार करण्याचे सुद्धा जाणत नाही तोंडाने भक्तीच्या केवळ गोष्टी सांगणाऱ्यावर कोणाचा विश्वास बसेल जेव्हा देवाचा कृपाहस्त मस्तकावर राहील तेव्हाच तो खरा खुरा भक्त होतो तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचा अनुभव घेण्याच्या पूर्वीच मी स्वतःला भक्त म्हणून घेण्याचा उतावेळपणा करीत नाही जेव्हा हरीच्या पायाचा लाभ होईल प्रत्यक्ष हरीचे दर्शन घडेल त्याच वेळी मी खरा शुद्ध भक्त झालो असे समजेन सर्वात्मकपणू माझे हिरोनी नेतो कोणू मनी भक्तीची आवडी हे वा व्हावी ऐशी जोडी घेईन जन्मांतरी हेची करावया खरी का म्हणी देवा ऋणी करुणी ठेवू सेवा माझे आत्मरूपाने असलेले जे सर्व व्यापकत्व पण कोण बरे हिरावून घेईल मी आत्मस्थितीमध्ये राहिलो किंवा व्यवहार करीत जरी असलो तरी सुद्धा मी एकदिशी आणि कधीच बद्ध होणार नाही किंवा कल्पित व्यवहाराचे माझे परमार्थिक सर्व व्यापकत्व आणि मुक्तत्व नष्ट होऊ शकत नाही पण मी आत्मस्थितीत न राहता भक्तीचा व्यवहार करतो याचे कारण माझ्या मनात भक्तीची आवड आहे आणि त्या भक्तीचाच लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी अनेक जन्म सुद्धा घेईन तुकाराम महाराज म्हणतात आणि प्रत्येक जन्मात सेवा करून त्या सेवेच्या बळाने सगुण देवाला ऋणी करून ठेवीन हा निता त्यागती हंस कावळी न होती सांडा सांडारे मठारी एकी गाठी सवेधुरी नाके विनम होती उभ्या बाजारी फजिती हुकुमदाज तुका ते कोणी फुंदू नका कावळ्याने जर आपल्या अंगी हंसासारखे चालण्याचा कितीही आवानला तरी ती हंस होत नाहीत त्याप्रमाणेच साधूपणाचे सोंग घेतल्याने खरा साधू होत नाही त्यासाठी हे लोक हो ढोंगेपणा आणि आपापल्या मठांचा अभिमान सोडून द्या आणि या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेल्या एका हरीचीच भेट घ्या त्याच्याशी संबंध जोडा नाका वाचून नत घालणे म्हणजे उभ्या बाजारात फजिती करून घेणे आहे त्याप्रमाणे अनुभव नसताना किंवा भक्ती ज्ञान वैराग्य नसताना मी भक्त ज्ञानी विरक्त आहे असे म्हणून घेणे म्हणजे संतांच्या घरी फजिती करून घेणे आहे तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच कोणीही भक्ती ज्ञान वैराग्याचा अभिमान जवळ ठेवू नये असा मी देवाचा हुकूम बजावित आहे ढेकनाशी बाजगडू उतर चढू केवढी होता पैसा कळो भाऊ आला वावो अंतरीचा बोरामध्ये असे आळी अठोळीच भुवती पोटासाठी वेचीचनी राजा म्हणे तोंडे मी बेडकाने चिकल खावा काय ठावा सागर तू का म्हणे तैसे आहे काय पाहे त्यात ते अरे ज्या बागेला ढेकणं होतात त्या ढेकणाला ती बाज म्हणजे गडासारखी मोठी उंच वाटते त्यावर चढणे आणि उतरणे त्यांच्या दृष्टीने केवढी अवघड असते मनुष्याच्या मनामध्ये जर अंतकरणामधील जसा व्यर्थ होता तसा तो मला समजून आला आहे बोरामध्ये आई आतमधील बी भोवतीच असते आणि तिला तेच तिचे जग वाटत असते पोट भरण्यासाठी रस्त्यावरील हरभऱ्याचे दाणे वेचणारा मनुष्य स्वतःला स्वतःच्या तोंडाने राजा बनवून घेत असतो डबक्यामध्ये राहणाऱ्या बेडकांनी चिखलच खावा त्यांना मोठ्या सागराची काय कल्पना येणार आहे तुकाराम महाराज म्हणतात देहभावाची संकोचित कल्पना ही अशा प्रकारची असते त्यामध्ये काय आहे ते समजून घ्यावे धाव धाव गरुड ध्वजा आम्हानाथांच्या काजा बहु झालू विसू म्हणून पाहे तुझी वासू पाहे पाहे त्या मार्गे कोणी येते माझ्या लागे असो नियायसा तुझ सारिखा कोवसा न लवावा उशिरू ने नोका हा केला धीरू तू म्हणे चाली नको चालू धाव घाली हे गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या कामासाठी तू ताबडतोब धावती मी फारच कासावीस होऊन गेलो आहे आणि मी तुझी वाट पाहत आहे माझ्यासाठी कोण धावत येते म्हणून मी त्या वाटेला सारखे पाहत उभा राहिलो आहे तुझ्यासारखा आश्रय असून सुद्धा मी असा घाबरा झालो आहे घाबरून गेलो आहे जेव्हा धावून येण्याला तू उशीर करू नकोस तुम्ही आज असा न येण्याचा धीर का बरे करता मला काही कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात तू नेहमीच्या चालीप्रमाणे चालू नकोस तर तू धावत धावत ये पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली पान्ना घाली प्रेमधारा पुराशिरा लोटो दे अंगी अंग मिळवणी करी धनी फेडाया तुका म्हणे घेईन उड्या सांडीन कुड्या भावना अगे पांडुरंगे तू माझी गंगा मावली आहेस तुझ्या प्रेम धारेचा पान्ना मला पाज आणि त्या प्रेम दुधाला पूर येऊ दे अंगाला अंग मिळवून तू आमची अखंड तृप्ती कर तुकाराम महाराज म्हणतात असा हा प्रेम पान्ना येण्यासाठी मी सर्व वाईट भावनांचा त्याग करीन गज इंद्र पशु वापते मोकलीला तो तुझ स्मरला पांडुरंगा त्यासाठी गरुडू सांडुनी धावसी माया झळंबशी दिनानाथा धेनू वत्सावरी झेप झाली जैसी तैसे गजेंद्राशी सोडविली तुका म्हणे वृद बांधले यासाठी भक्ताशी संकटी रक्षावया ज्यावेळेला नकराने पाय धरला होता तेव्हा गजेंद्राला त्याच्या आपतिष्ठांनी सोडून दिली पण तो पशु असून सुद्धा हे पांडुरंगा तुझी त्याने आठवण केली त्यावेळी त्याची हाक ऐकून हे दिनानाथा तुला इतकी घाई झाली की गरुडाला मागे सारून त्याच्याकडे तू धावत गेलास तू भक्तांच्या प्रेमाने असे हेलकावे सोसत असतोस वासरू हंबरताच धेनू जशी आपल्या वासराकडे झेप घेते आणि वासराला जवळ करते त्याप्रमाणेच तू गजेंद्राचा धावा ऐकून उडी घेतलीस आणि नखराच्या तावडीतून त्याला सोडवलीस तुकाराम म्हणतात देवा तू भक्तांचे रक्षण करण्यासाठीच दिनानाथ हे ब्रीद धारण केले आहेस चारी वेद जयासाठी त्याचे नाम धराकंठी न करी अनेक साधन कष्टशी का वायाविनू अठरा पुराणांचे पोटी नामाविनू नाही गोठी गीताजनी उपदेशली तेही विटेवरी माऊली तुका म्हणी सारधरी वाचे नाम उच्चारी अरे ज्याचे वर्णन चारही वेद करतात त्या हरीचे नाम कंठामध्ये धारण करा नामाशिवाय दुसरे कोणतेही साधन करू नका कारण नामासारखे सोपे साधन सोडून इतर अवघड साधने करण्याचे व्यर्थ कष्ट का करता अठरा पुराणामध्ये नामाशिवाय दुसरी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही ज्या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश केला तोच श्रीकृष्ण विठ्ठल रूपाने पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम या प्रमुख साधनाचा स्वीकार करा आणि वाणीने हरिनामाचा नित्य उच्चार करा पाहता ठाया ठाऊ जातो अंत रोणी देऊ नये वाटू गुणदोषी मना जतन ये विषी त्रिविध देह परिचारा जनी जनार्दन खरा तुका म्हणजे धीरे विन कैसे होते बरे अरे या जगामध्ये चांगलं काय वाईट काय चांगला कोण वाईट कोण असा प्रत्येक व्यक्तीचा विचार जर करीत बसले तर देव अंतरतो म्हणून लोकांच्या गुणदोषाचा विचार न करता मनाला याविषयी सांभाळावे मनाचा विभाग होऊ देऊ नये रज तम आणि सत्व अशा तीन प्रकारच्या भोगांचे स्थान हा ध्येय आहे परंतु त्या सर्वांमध्ये जनार्दन एकच असून तोच एकमेव खरा आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून गुणदोषांचा विचार करण्याविषयी मनाला आवरण्याचे धैर्य असल्याशिवाय मनुष्याचे कल्याण कसे काय होईल नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो नारायणू ठाईच बैसोनी करा एक चित्तू आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठलो केशवा मंत्र हा जपावा सर्व काळू या विनो आणि साधनू वहा तशी आलो विठोबाची तू का म्हणी सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे नामसंकीर्तन हे सर्वात सोपे साधन असून त्यामुळे अनेक जन्मामधील पापे जळून जातात प्राप्तीसाठी वनांतराला जावे लागत नाही तेथे जाऊन कष्ट करावे लागत नाहीत केवळ नामसंकीर्तनानेच नारायण आपण स्वतः होऊन घरी येतो यासाठी आपल्या घरीच बसून चित्त एकाग्र करा आणि प्रेमाने नामाद्वारे अनंताला आळवत राहा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा सर्व काळ जप करा लोक हो याशिवाय दुसरी कुठलेही साधन असेल तर मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगत आहे की तशी दुसरी गोष्ट नाही तुकाराम महाराज म्हणतात हे नामसंकीर्तनाचे साधन सर्व साधनाहून सोपे असून जो कुणी शहाणा असेल तोच आपली तृप्ती यामुळे करून घेतो भाविकाची काज अंगे देव करी काढी धर्माघरी उच्चिष्ट उच्छिष्टती फळी खाय बिल्लेनीची आवडत याची मोठी देवा काय देवा घरी न मिळेची अन्नू मागे भाजी पान द्रौपदीशी अर्जुनाची गोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली तू का म्हणयायची आवडती लढीवाळी जाणीवेचे काळे तोंड देवा देवा स्वतः भक्ताचे काम करतो म्हणूनच त्याने धर्मराजाच्या घरी राजसूय यज्ञामध्ये स्वतःच उष्टी काढली शबरीची उष्टी बोरे खाल्ली कारण देवाला भक्तांची मोठी आवड असते देवाला स्वतःच्या घरी काही अन्न मिळत नाही पण द्रौपदीला भाजीचे पान मागितले अनंताने अर्जुनाची घोडी धुतली आणि त्याची पुष्कळ संकटे निवारण केली तुकाराम महाराज म्हणतात भक्त हे देवाचे लाडके असतात म्हणूनच ते देवाला फार आवडतात आणि ज्यांना ज्ञानाचा अभिमान आहे त्यांचे तो तोंड सुद्धा पाहत नाही सावळी रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी डोळियांची धनी न पुरे तया लागी सुरे मन माझे प्राण रिघू पाही कुडे सांडुनी श्रीमुख नयनी न देखता चित्त मोही येली नंदाच्या आनंदने तुका म्हणी येणे गरुड पंढरपुरामध्ये त्या विटेवर जे सावळे रूप आहे ते भक्तांचे चित्त चोरणारे आहे त्याचे रूप कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नाही म्हणून त्याच्या भीतीसाठी माझे मन सारखे झुरत आहे ते श्रीमुख डोळ्याला दिसले नाही तर माझे प्राण या देहाला सोडून निघू पाहत आहेत तुकाराम महाराज म्हणतात त्या गरुड ध्वजाने त्या नंदाच्या नंदनाने माझे चित्त मोहित करून टाकले आहे ऐका ऐका भाविक जनू कोण कोण व्हालते तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहू नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालो कली मध्ये दास तुका जातो लोका सांगतो हे भाविक जन हो तुम्ही नीटपणे ऐका तुम्ही कोण कोण व्हावे कसे वागावे ते मी सांगतो जे कोणी शुद्ध तार्किक आहेत त्यांची संगत सोडून द्या आणि मनामध्ये पांडुरंगाला स्मरा उगीच वाटेल ती मतमतांतरे शोधित फिरू नका त्यामुळे खरे काय आहे हे समजणार नाही आणि उगीच बुडून जाल तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये मी असाच उपदेश करीत जात आहे हा फुली अंगी तोडी माया जाळू ऐसे नाही बळू कोणापाशी रांडापुरी त्याग करी कुटुंबाचा नावरे हे वाचा आणि म्हणू हर्षामर्ष जोही नाही जो जिराली तो वर हे केले चार मुक्त झालो ऐसे बोलो जाई मुखे तुका म्हणे दुखे बांधला तू अरे हा सर्व मायाजाळ स्वतःच्या सामर्थ्याने तोडून मुक्त होण्याचे सामर्थ्य पुन्हा जवळ सुद्धा नाही फार झाले तर एखाद्या घरामधील बायका पोरांचा एखादा त्याग करील पण त्याची वाणी आणि त्याचे मन मात्र त्याला आवरत नाही त्याच्या वृत्तीमधील आनंद आणि दुःख हर्ष आणि खेद इत्यादी भावना जोपर्यंत संपलेल्या नाहीत तोपर्यंतच त्याचे ते चाळे चालतील तुकाराम महाराज म्हणतात मी मुक्त झालो आहे असे तो तोंडाने जरी वारंवार म्हणत असला तरी सुद्धा खरोखर तो दुःखाने बांधलेलाच आहे आलिया तिता म्हणत जा पुढे आपुले रोकडे सत्व जायू काय त्याचा भारू घेऊन मस्तके ही नकर्मी लोके म्हणावया दारी हाका कैसे करवते भोजनू रुची तरी अन्न कैसे देते तू का म्हणे ध्वज उभारीला करू ते शक्ती उदार काय झाली दारामध्ये जर एखादा याचिक आला असेल तर तू पुढे चालता हो असे जर निष्ठुरपणाने म्हणता पण तो तुमचे पुण्य तात्काळ घेऊन जातो हे लक्षात ठेवा त्या याचकाला काही देण्याचे ओझे आपल्या मस्तकावर आहे हे मानून मनाला मोठा त्रास करून घेता पण हे करणे चार लोकांना क्रियानिष्ठ म्हणून घेण्याकरताच असते बिचारा याचक एक घासभर आणण्यासाठी दारावर हाका मारित असताना तुम्हाला घरात बसून जेवण कसे जाते आणि ते अन्न तरी गोड कसे लागते त्या अन्नाला चव कशी काय येते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मोठे दाते आहोत असे तुम्ही हाताचा ध्वज उभारून जगामध्ये जाहीरपणे सांगत असता मग आता तुमची ती उदार शक्ती घासभर आणण्यासाठी काय झाली जेथे लक्ष्मीचा वासू गंगाले पापानाशू तुझे पाऊले सुकुमारू तेथे मनो माझे भ्रमर ठाव धरिला संतजनी सुके राहिले लपोनी तुका म्हणे वाकी बाट झाले तिन्ही लोकी ज्या ठिकाणी हरीचे चरण आहेत तेथे लक्ष्मीचा निवास असतो आणि गंगा सुद्धा हरी चरणाजवळ आपोआपच येते आणि हरी लक्ष्मी आणि गंगा या तिघांचा ज्या ठिकाणी संगम झाला आहे त्या ठिकाणी ताप पाप आणि दैन्य या सर्वांचा नाश होऊन जातो देवा तुझी पाऊले अतिशय सुकुमार आहेत म्हणूनच माझे मन भ्रमरासारखे त्या ठिकाणी आसक्त झाले आहे संतांनी सुद्धा हरिचरणामध्ये सुख आहे असे समजून त्याचाच आश्रय केला आणि ते देहांती सुखाने त्यामध्येच विलीन झाले तुकाराम महाराज म्हणतात लक्ष्मी आणि गंगा हरीच्या पायातील वाळे झाले असून वेद आणि संतजन या त्रलोक्यामध्ये हरीची कीर्ती वर्णन करणारे भाट झाले आहेत रूपी जडले लोचनु पायी स्थिरावले मनो देह भाव हरपलाव तुझ पाहता विठ्ठला कळू नये सुख दुःख तहान हरपली भूक तुका म्हणे नव्हे परते तुझ्या दर्शने मागुते हे विठ्ठला तुझ्या रूपाच्या ठिकाणी माझे डोळे जडले आहेत आणि मन पायांच्या ठिकाणी स्थिर झाले आहे हे विठ्ठला तुला पाहिल्याबरोबर माझे देहभान हरपून जाते किंवा माझा सर्व देहभाव नाहीसा झाला आहे देवा तुझ्या दर्शनाने सुख ज्ञान होत नाही आणि त्या आनंदामध्येच माझी तान आणि भूक सुद्धा हरपली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा तुझे दर्शन झाले की मग तेथून मन परत प्रपंचाकडे वळतच नाही पाठीमाग फिरतच नाही जाणते करू माता लागे दूर धरू तैसे न करी कृपावंते पांडुरंगे माझे माते नाही मुक्ता फळा भेटी मागवते त्या जळा तुका म्हणी लोणी ताक सांडी निवडुनी एकदा का मूल जाणते झाले की मग आई त्याला दूर करू लागते माझ्या माथे हे पांडुरंगे तू मात्र असे माझ्या बाबतीत करू नकोस रे पाण्यामधून एकदा मोती बाहेर काढले की मग पुन्हा त्या पाण्याची त्याला भेट कधीच होत नाही तुकाराम महाराज म्हणतात एकदा ताक घुसळून त्यामधील लोणी बाहेर काढले की मग पुन्हा ते ताकात कधी मिसळतच नाही तुझवीन कोणा शरण जाओ नारायणा ऐसान देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळीली दर्शनी तू का म्हणे ठाई जडून ठेलो तुझ्या पायी हे नारायणा तुझ्याशिवाय मी कुणाला शरण जाऊ कारण या त्रैलोक्यामध्ये तुझ्यासारखा सर्वज्ञ सर्व शक्तिमान दुसरा कोणीही दिसत नाही पुराणे पाहिली दर्शनांचाही विचार केला पण तुझ्यासारखा सर्व समर्थ कोणीही आढळला नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी तुझ्या पायी जडून राहिलो आहे ऐशी भाग्य कै लाहता होईन अवघे देखे जनो ब्रह्मरूप मग तया सुखांत नाही पारू आनंदे सागर हे लावते शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत संगी कामाधिका विवेकासहित वैराग्याचे बडू धगधगित ज्वाळू अग्नि जैसा भक्ती नवविधा भाव वरी अलंकावरी मुकुटमणी तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायणा तुझ विन देवा मी असा भाग्यवान कधी बरे होईल सर्व जन हे ब्रह्मरूप झालेले पाहिजे असे जर मला भाग्य प्राप्त झाले तर मग माझ्या सुखाला अंत पार राहणार नाही जणू आनंदाच्या भरतीने प्रेमाचा सागर उचंबळून येईल शांती क्षमा दया इत्यादी दैवी संपत्ती माझ्या अंगी प्रत्यक्ष असाव्यात आणि काम क्रोधादी विकारांच्या संगतीपासून माझे मन परावृत झालेले असावे धगधगीत अग्नीची ज्वाला जशी असते त्याप्रमाणे विवेकासह वैराग्याचे बळ असावे आणि सर्व दैवी संपत्तीचे अलंकार धारण केल्यावर सुद्धा मुकुट मुकुटमण्यासारखी शोभणारी चित्तशुद्धीपूर्वक नवविधा भक्ती माझे ठिकाणी असावी तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुझ्याशिवाय माझी ही इच्छा कोण बरे पूर्ण करेल कास या करावी तपाचे डोंगरू आणि का पारू दुःख राशी कास या फिरावी अनेक ते देशू दावी तिला असू पुढे लाभू कास या पुजावी अनेक दैवते पोट भरे तेथे लाभ नाही कास या करावे मुक्तीचे सायासू मिळे पंढरीसू फुकासाठी तुका म्हणी करी कीर्तन पसारा लाभ येई खरा पाहिजे तू देवाचा लाभ होण्यासाठी उगीच तपाचे डोंगर का बरे करावेत आणि इतर पुष्कळ दुःखांच्या राशी तरी का कराव्यात अनेक वेगवेगळी तीर्थीय क्षत्रिय असलेले देश निष्कारण का फिरावेत जे पुढच्या जन्मात फलप्राप्तीची आशा दाखवतात अनेक क्षुद्र देवांची पूजा का करावी कारण जेथे ते देवत स्वतःचे पोट भरण्याच्या मागे लागले आहेत तेथे त्यांच्यापासून कोणताही लाभ होणार नाही किंवा त्यांची उपासना केल्यामुळे जास्तीत जास्त आपले पोट भरेल पोटाला खाण्यास मिळेल यापेक्षा अधिक लाभ त्या ठिकाणी होत नाही मोक्षासाठी तरी प्रयत्न का करावा कारण तो पंढरीत फुकटच मिळतो तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच केवळ नामसंकीर्तनाचा हव्यास करा म्हणजे तुला पाहिजे तो लाभ आपण होऊन घरी येईल वैष्णव मनी उपरांचा सन्मानू करावा परो घेऊ नये प्रभू झाला तरी संसाराचा दासू विहित त्यांची सेवा तुका म्हणे हे आशीर्वादे बळे जाईल तो छळी नरकायासी जे हरिभक्त असतात संत आहेत संन्यास आहेत ज्ञानी विद्वज्जन विप्र यांचा यथाशक्ती यथायोग्य सत्कार करावा पण आपण त्यांच्याकडून सत्कार करून घेऊ नये एखादा सार्वभौम राजा जरी असला तरी तो स्वतःच्या संसाराचा दासच आहे पामर आहे म्हणून राजाला सुद्धा त्याची सेवा करणे हे शास्त्रविहित आहे तुकाराम महाराज म्हणतात संत संन्यासी आणि ज्ञानी द्विज यांच्यामध्ये आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य असते म्हणूनच त्यामुळे ते बलवान असतात यासाठी जो त्यांचा छळ करील तो नरकाला जाईल देववसे चित्ते त्यांचे घडावे संगती ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी तुका म्हणी जिनी भले संतो संघटने ज्यांच्या चित्तामध्ये देव वसतो देवाची वस्ती असते देव ज्या ठिकाणी ज्यांच्या चित्तामध्ये राहतो ज्यांना सगुण निर्गुण रूपाने देवाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे निरंतर देवाचेच चिंतन करतात त्यांची संगती मला घडावी देवा हेच माझ्या मनाला आवडते तरी माझी ही इच्छा तू पूर्ण कर हरिभक्ताची भेट झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगसंगाचा वियोग होऊ देऊ नको तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये आयुष्य घालवणे हेच मला सर्वात चांगले वाटते भागशिन गेला माझा सकळ विठ्ठला तुझा म्हणवी तू दासू केली उच्छेष्टाची असू राहिली तळमळू तई पासोनी सकळू तुका म्हणे झाली पोटायसे कळू आली विठ्ठला आता माझा सर्व शिनभाग निघून गेला कारण मी स्वतःला तुझा दास म्हणवून घेतो आणि तुझ्या उत्सिष्टाशी आशा करीत आहे तुझा दास झाल्यापासून माझी सर्व प्रकारची तळमळ नाहीशी झाली तुकाराम महाराज म्हणतात आता मात्र माझे मनरूपी पोटाचा तृप्त होऊन गेला आहे असे मला वाटते रायाचे सेवकू शेवटीचे पिढी रंकू हातू हिनाव कवना का हो नेना नारायणा परिशेषी भेटी नवे लोपना तुटी तुझे नाम नामकंठी तुक्या काळा सवी भेटी राजाच्या शिपायाला एखाद्या भिकाऱ्याने जर मारहाण केली तर हा कमीपणा कुणाला येतो अहो नारायणा तुम्हाला हे समजत नाही का लोखंडाला जर परिसाची भेट होऊन सुद्धा त्याच्या लोखंडपणाचा नाश होत नसेल तर तो दोष कुणाचा आहे तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुझे नाम कंठात धारण करून सुद्धा मला काळाची भेट झाली तर हा कमीपणा तुम्हालाच आहे सुखरूपायशी कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारी घेते न लगे हिंडणे मुंडने ते काही साधनांची नाही आता चंद्रभागी स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळू तुका म्हणी काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी अरे माझ्या या देवासारखे या पांडुरंगासारखे सुखरूप असलेले म्हणजे ज्याचं रूपच सुखाचं आहे असा असलेला दुसरा कोण या जगामध्ये आहे ते मला सांगा पंढरी सोडून सुखासाठी कुठेही हिंडावे लागत नाही पंढरपुरामध्ये मुंडन म्हणजे क्षौरकर्म आणि श्राद्धादी विधी करावा लागत नाही म्हणजे येथे कोणत्याच साधनांचा आटापिटा करण्याची आवश्यकता नाही केवळ चंद्रभागेचे स्नान करावे आणि हरिकथा ऐकावी हाच पंढरीच्या यात्रेचा विधी आहे या योगानेच चित्ताला सर्व समाधान प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरमध्ये दही भाताचा दही लाह्यांचा हरिनामाचा आणि जीवभ्रमाचा अभेद रूप काला आहे हा काला वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे पंढरीमध्ये संतांच्या संगतीमध्ये याचा विशेष लाभ होतो नसताधिकारू उपदेशाचे बलात्कारू तरी ते केले चारू माकडाने गारुडी धनधान्य राज्य बोलू व्रथा रंजवणे फोलू नाही तेथे बोलू बीजवेची मूर्खतू नये बांधू गाठी आणि ऐशी तुटी असोनी कसोटी शिष्टाचारू अनुभव उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका संकल्पाशी धोका सहजते उत्तम एखाद्याचा जर अधिकार नसेल तर त्याला उपदेश केला तर तो बळाचा प्रकार होतो गारुड्याने माकडाला खेळवावे तशी त्याची गत होऊन जाते धनधान्य राज्य इत्यादी मनोरंजक असले तरी ते व्यर्थ आहेत ज्या जमिनीमध्ये ओलसरपणाच नाही त्या ठिकाणी बी पेरणारा मनुष्य मूर्खच म्हणावा लागेल शिष्टाचाराच्या अनुभवांची कसोटी ज्याला असते आणि जे नुकसानीत येण्यासारखे आहे असे आपल्या पदरी काही बांधून घेऊ नये तुकाराम महाराज म्हणतात मी हा उपदेश मेघवृष्टीप्रमाणे समान आणि करीत आहे तो त्याच दृष्टीने तुम्ही ऐकावा एखादा संकल्प करून एखाद्या जर उपदेश करणे धोक्याचे असून सहजासहजी जो होईल तोच उपदेश उत्तम मानावा घालून या मापी देवभक्त बैसली जपी तैशी होती सांडवलंडी निज निजांची मुरकुंडी अनुपी उखते आपण ओसो आपण याते देवाचा झाला उगवे संकोच वहिला अखंड नेली वेठी भार सत्या विनगाठी आडकिला झोपा कळी वराचा खोपा गोदातिरी आडू करीते करविते द्वाडू तुका म्हणे बळी उपदेशाचे तोंड काळी अमर्याद आणि अशा ईश्वराला मापामध्ये बसून मर्यादेत घालून हे ढोंगी देवभक्त खोट्याच जपाला बसले आहेत त्यांनी आपलीच मुरकुंडी आपल्याच ठिकाणी केलेली असल्याने सर्व सत्तात्मकानी पूर्ण परमात्म्याची मात्र सांड लवंड होत आहे परमेश्वर अखंड अमाप असताना त्याला मोजके स्वरूप देऊन यांनी आपला आपलेपणाच नाहीसा करून टाकला आहे हा देव झाला हे देवाचे स्वरूप याच्या पुढे नाही असे सांगून हे लोक पहिला संकोच सोडण्यास आपण सांगितलेल्या मर्यादित देवाचे स्वरूप मानण्याचा आग्रह धरतात सत्य स्वरूपाच्या ईश्वराला सोडून खोट्या देवाचे ओझे त्यांनी आपल्या शिरावर घेतले आहे रिकाम्याच देहबुद्धीच्या खोपट्यामध्ये यांनी दार लावून घेतले असून ते त्यामध्ये अडकून पडले आहेत गोदावरीच्या तीरावर राहून आड खणण्याचे काम द्वाडपणाचेच आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे नित्य परिपूर्ण आणि अमर्याद अनंत असणाऱ्या देवाचे खरे स्वरूप संकोचित करणे बळेच त्याचे माप करणे आणि त्याप्रमाणे उपदेश करणे ही गोष्ट त्यांची तोंडे काळी करणारी आहेत उंबरातील कीटकाव हे चे ब्रह्मांडू ऐशी लेखाव ऐशी उंबरे किती झाडे ऐशी झाडे नवखंडी हे ची ब्रह्मांडू आम्हाशी ऐशी अगणित अंडी केशी विराटाची अंगी तैसी मोजू जाता गणित केशू ऐशा विराटांच्या कोठी साठवल्या ज्याच्या पोठी तू हा नंदाचा बाळ मुकुंदू तांडा मनवी परमानंदू ऐशी अगम्येश्वरी लिला ब्रह्मानंदी गम्य तुक्याला उंबरामध्ये असणाऱ्या किड्याला हे उंबरच माझे ब्रह्मांड आहे असे वाटते परंतु अशी उंबरे त्या झाडाला कितीतरी असतात आणि अशी उंबरांची झाडे सुद्धा या नवखंड पृथ्वीवर किती असतील याची गणनाही करता येत नाही परंतु त्या बिचाऱ्या किड्याला त्याची काहीच कल्पना नसते त्या किड्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा जेवढे काही दिसते तेवढेच प्रमाण आहे असे वाटत राहते परंतु विराटाच्या अंगावर असे किती केस आहेत हे मोजू गेल्यास मोजले जाऊ शकत नाहीत असे कोट्यावधी विराट ज्याच्या पोटामध्ये साठवले आहेत तोच हा नंदाचा बालमुकुंद परमानंद व्यापक असूनही स्वतःला लेकरू बाळ म्हणून घेतो तुकाराम महाराज म्हणतात अशी ही ईश्वराची लीला अगम्य आहे अतर्क्य आहे पण मला ब्रह्मानंदाचा अनुभव आला आहे म्हणूनच मला ही लीला समजली आहे ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी करे तत्काळ आगळी अभिमानू अभिमान लागे सुखाचे पाठी व्याचे उफराटे दृष्टी केली जनक भेटीशी पाठविला तिने अभिमाननाने खोटे केले खोटे याला लाविला अभ्यासी मेरू शिखराशी शुक गेला जाऊन या तिने साधिली समाधी तुका म्हणे तधी होतो आम्ही ब्रह्मज्ञान हे जर एका दिवसात कळण्यासारखे समजण्यासारखे असते तर हा अभिमान ताबडतोब घडून गेला असता असाच अभिमान शुकाचार्यांच्या पाठीमागे लागला पण व्यासांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी त्यांची दृष्टी फिरवली मग त्यांनी शुकाचार्यांना जनक राजाच्या भेटीला पाठवली आणि जनक राजाने शुकाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश देऊन त्याचा अभिमान अहंकार दूर केला अभिमान खोटा केल्यानंतर त्यांना जनकाने ब्रह्मप्राप्तीच्या अभ्यासास लावले आणि त्याच्या साधनासाठी शुकाचार्य मेरू पर्वतावर गेले तुकाराम महाराज म्हणतात आणि त्यांनी त्या पर्वतावर समाधी लावली आम्ही त्यावेळी त्या ठिकाणीच उपस्थित होतो सहज पावता भगवंती परी विकल्पे परती पुकाची हे चित्ती आठवण का न धरिती अरे व्यापक सर्वगतु हे तव मुख्यत्वे वेदातू चिंतनाशी चित्तू असो द्यावे सावध विरजा होमयाचे नावे देह नवे मी जानावे मग काजी यावे वरे लागे संकल्पा काम क्रोधे देह स्वाहाकारी कैसे पुण्यो मंत्री पूजीला यज्ञ मंद मुंडनो नव्हेची अनन्य भक्तीचे उपायू ते या विठो बाचे पायू घ्याईल तू कायो जाणे चुको मार्ग आता सांगे तुका एक तुम्ही चुकू नका सांडी मांडी झोका शरण रेगता गोमटे आपल्याकडून जी जी कर्मे होतात ती सर्व सहजच भगवंताला अर्पण होत असतात पण तीच मी केली असा संशय आला तर ती भगवंताकडून आपल्याकडे परततात आपल्या कर्माचा करता आपण नसून भगवानच आहे अशी फुकटची आठवण का बरे ठेवत नाही म्हणजे सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने का करत नाही श्रीहरी हा आणि सर्वत्र भरून राहिलेला आहे तो अनु रेणूमध्ये सुद्धा आहे अशी वेदांताची शिकवण आहे यासाठी सर्वव्यापी अशा त्या श्रीहरीच्या चिंतनाविषयी आपले चित्त सावध ठेवावे मी म्हणजे माझा ध्येय नाही हे जाणणे हाच खरा विरजा होम आहे तो यज्ञ नाही असा संन्यास धारण केल्यानंतर मग मी देह आहे अशा संकल्पावर येण्याचे कारणच उरत नाही देहामधील कामप्रधानी मलिन झालेल्या अंतकरणाचा त्या यज्ञामध्ये होम केला तरी त्याचा काय उपयोग कसले पुण्य मिळणार मनाचे खरेखुरे मुंडन जर झाले नसेल तर मंत्राच्या साह्याने केलेल्या यज्ञपूजेचा काहीही उपयोग नसतो एका विठ्ठलाचे पाय धरून त्याची अनन्य भक्ती करणे हाच एक काय तो उपाय आहे त्याचे ध्यान करावे तो कधी मार्ग दाखवल्यास चुकत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही कधी चुकू नका ते असे आहे की श्री विठ्ठलाला शरण जाणे हे चांगले आहे त्याच्याशिवाय इतर जो खटाटोप आहे तो करण्याची काही गरज नाही आणि तो जर कराल तर त्यामध्ये मोठा धोका आहे आम्ही जाणावी विते काही तुझे वर्म कोणे ठाई अंत पार नाही ऐशे श्रुती बोलते होई मज तैसा मज तैसा साना सकुमार ऋषिकेशा पूर्वी माझी आशा भुजाचारी दाखवी खालता सप्तही पाताळावरता स्वर्गाहुनी ढिसाळा तू मी मशक डोळा कैसा पाहू आपुल्या मजशी हा भरवसा परी होशी तया तैसा पंढरी निवासा तुका म्हणे गा विठोबा देवा तुझ्या स्वरूपाच्या ज्ञानाचे वर्म कशामध्ये आहे हे आम्ही अनाधिकारी जीवाने कसे बरे समजून घ्यावे कारण तुझे स्वरूप तर अनंत आहे अपार आहे असे श्रुती सांगतात यासाठी हे ऋषिकेशा आम्ही पाहू शकू असा तू लहान आणि सुकुमार हो आणि चतुर्भुज श्याम सुंदर असे तुझे स्वरूप दाखवून माझी इच्छा पूर्ण कर देवा तू सप्त पाताळांच्याही खाली आहेस आणि वरच्या स्वर्गादी सप्त लोकांपेक्षाही उंच आहेस अशा तुझ्या विश्वरूपाला घुंगरच्यासारखा लहान असलेला मी चर्म चक्षुने कसा काय पाहू शकेन तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी निवासा श्री विठोबा तुझ्या संबंधी मला अशी खात्री आहे की ज्या भक्ताला जे रूप आवडेल त्याप्रमाणेच तू सुद्धा होत असतोस वृक्षवल्ली महासोयरी वनचरी पक्षही सुसोरे आळविती येणे सुखी रुचे एकांताचा वासु। नाही गुणदोष अंगा आकाश मंडप पृथ्वी आसनु। रमे तेथे मनो क्रीडा करू कंथाक मंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू हरी कथा भोजनू परवडे विस्तारू करोनी प्रकारू शेवरुची तुका म्हणी होय मनाशी संवादू हा वादू आपणाशी या वनामधील अनेक प्रकारचे वृक्ष वेली आणि वनात राहणारे पशु पक्षी सुस्वर स्वराने ईश्वराला आळवणारे पक्षी हेच आता आमचे सगळे सोयरे सोयरे धायरे झालेले आहेत या सुखानेच आम्हाला या एकांताचा निवास प्रिय झाला आहे यामुळे कोणताही गुणदोष आपल्या अंगाला कधी येत नाही आम्हाला जर डोक्यावर आकाश हे मंडपासारखे आहे आणि पृथ्वी हे आमचे बसण्याचे आसन आहे आमचे मन ज्या ठिकाणी रमेल त्या ठिकाणी आम्ही मनसोक्तपणे क्रीडा करीत राहू जाडी भरडी वाकड पाण्यासाठी कमंडलू आणि आमच्या देहाच्या उपचारासाठी दोनच साधने भरपूर आहेत या चिंतनात किती वेळ गेला हे वाऱ्यामुळे आम्हाला कळून येते या ठिकाणी आमच्या भोजनास हरिकथा असून आम्ही तिचे नाना प्रकार करून तिचेच मोठ्या आवडीने सेवन करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात एकांताच्या अवस्थेमध्ये माझा माझ्या मनाशीच संवाद होत असतो मी आपल्या स्वतःशीच वादविवाद करीत असतो अनंत ब्रह्मांडी एके रोमी ऐशी धेंडी तो या गवळी यांची घरी उमरा चढता टेका धरी मारी दैत्य गाढे ज्यांचे पुराणी पवाडी तुका म्हणी कळा अंगी जयाच्या सकळा ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडे आहेत असा जो अफाट आणि असीम आहे तोच हा देव नंदाच्या घरी दाराचा उमरा चढताना हात टेकतो किंवा दुसऱ्याच्या हाताचा आधार घेतो मोठे मोठे बलाढ्य दैत लहानपणीच मारले असे ज्याचे पुराणात वर्णन केले आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगी सर्व चातुर्य आहे सावधान अशी काय ते विचारा आले हो संसारा सकळही अंती समयाचा करणे विचारू वेसती सादरू घटिकापळी कापळी मंगळ हे नो हे कन्या पुत्रादिकू राहिला लौकिक अंतरपाटू तुका म्हणे देव अंतर दुरी डोळी अंधारी पडलीशी या मनुष्य जन्मामध्ये आलेल्या लोकांनो आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर कोणते कर्तव्य करणे योग्य आहे याचा सावधपणाने विचार करा आयुष्यामधील घटका पळे प्रपंच करण्यामध्येच निघून जात आहेत परंतु अंत तरी त्या हरीचे चिंतन घडेल की नाही याचा मोठ्या आस्थेने विचार करा कन्या पुत्राधिकांचे लग्न कार्य करणे हे खरे मंगल नाही तुम्ही लग्नातील लौकिक अंतर्पाठ दूर सारला परंतु जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये जो अविद्येचा अंतरपाठ आहे तो दूर सारण्याचे तसेच राहून गेले तुकाराम महाराज म्हणतात या प्रपंच करण्याच्या घाईमध्ये देव दूर गेला आणि त्यामुळेच तुमच्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा अंधार पडला आहे लवन मेळविता जुळी काय उरले निराळी तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो अग्निकर्पुरांच्या मेळी काय उरली काजळी तू का म्हणी होती तुझी माझी एक ज्योती मीठ जर पाण्यात पडले तर ते पाण्यापेक्षा वेगळे राहत नाही त्याप्रमाणेच देवा तुझ्याशी मी एकरूप होऊन गेलो आहे आणि तुझ्यामध्ये समरस होऊन गेलो आहे आणि तुझ्यामध्येच हरपलो आहे तुझ्यामध्येच विरून गेलो आहे अग्नि आणि कापूर जर यांची भेट झाली तर पाठीमाग काय शिल्लक राहत काहीच शिल्लक राहत नाही त्याप्रमाणेच तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझी आणि माझी एकच ज्योत झालेली आहे सुख नाही कोठे आली या संसारी या हव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसारू सुखाचा विचार नाही कुठे चौदा कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटी खाली तुका म्हणी वेगी जाय सुटोनिया धर निर्दया माझी हरी अरे या संसारात आल्यानंतर मग कुठे सुख आहे का यासाठी व्यर्थ हव्यास करू नका हा संसार म्हणजे दुखाचा बंदीखाना आहे येथे कोठेही सुखाचा शोध लागत नाही चौदा कल्पापर्यंत ज्याला आयुष्य लाभले आहे तो मार्कंडेय सुद्धा कमट्याच्या झोपडीत दैन्य भोगीत राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा दुःखाच्या बंदीखान्यामध्ये राहण्यापेक्षा लवकरात लवकर यातून सुटका करून घ्या आणि हृदयामध्ये सुखरूप अशा हरीला साठवा तुझ करिता होय ऐसे काय नाही डोंगराचे राई रंकराना अशुभाचे शुभ करिता तुझ काही अवघड नाही पांडुरंगा सोळा सहस्रनारी ब्रह्मचारी सांग निराहारी दुर्वासान पंच पंचभ्रतार द्रौपदी ते सती करिता पितृशांती पुण्यधर्मा दशरथ पातकी ब्रह्महत्या राशी नवल त्याचे कुशी जन्म तुझा मुनीश्वरा नाही दोष अनुमातृ भांडविता सूत्र वध होती तू का म्हणी माझे दोष ते काई सरता तुझे पायी झालू पायी देवा तू जर केलेस तर काय होत नाही डोंगराची मोहरी आणि रंगाचा राजा सुद्धा तू करू शकतोस हे पांडुरंगा अशुभाला शुभ करणे हे तुला काहीच अवघड नाही जेव्हा तुला सोळा हजार एकशे आठ बायका असून सुद्धा तू ब्रह्मचारी कसा काय राहिलास या संबंधी इतरांना आश्चर्य वाटते तसेच सात खंड्या अन्न खाऊन सुद्धा दुर्वास निराहारी कसा काय राहिला याचे सुद्धा आश्चर्य आहे पाच पती असलेली द्रौपदी पाचांचा भोग घेऊन सुद्धा पतिव्रता कशी काय राहिली धर्मराजाने भीष्मादी पितरांचा वध केला तरी त्यास पुण्य कसे काय प्राप्त झाले ब्रह्महत्या करणारा दशरथ पातकांची राशी असून सुद्धा देवा तुझा अवतार त्याच्या पोटी झाला हे मोठे आश्चर्य आहे नारद ऋषी भांडण लावण्याचे सूत्र हातात धरून अनेक युक्ती प्रयुक्तीने दोघात भांडण लावित असतात आणि त्या भांडणामध्ये कित्येकांचे वध सुद्धा होतात पण त्यांना अनुमात्र दोष लागत नाही हे कसे काय तुकाराम महाराज म्हणतात असे महापापी जर तुमच्या कृपेने उद्धरून गेले तर त्यांच्या पापाच्या मानाने माझे पाप कितीशे आहे आता मी तुझ्या पायाचा आश्रय केला आहे आणि मी तुझ्या पायाशी येऊनच पूर्णपणे निष्पाप झालो आहे